धोळकर राजे चोलराज घोरपडे बहादूर हे भोसले घराण्याचेच मुधोळच्या शाखेचे राजे होते ते आदिलशहाच्या सेवेत होते त्यांना तीन मुलं होती पिलाजी कानोजी आणि वल्लभसिंह मुधोळची जहागिरी ही मोठ्या मुलाला म्हणजे पिलाजी राजे यांना मिळाली तर धाकटे वल्लभसिंह हे महाराष्ट्रात आले राजा चोलराज घोरपडे बहादुरांच्या ताब्यात महाराष्ट्रातल्या भाळवणी विटे कार्यतीची देशमुखी आणि जाम वांगी भाळवणी आणि नावी या गावांची पाटीलकी होती ती सर्व वल्लभसिंहांना देण्यात आली हे साधारणतः सतराव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात घडलं थोरले पिलाजीराजे आणि त्यांचा मुलगा बाजीराजे घोरपडे हे शहाजीराजांचा कट्टर द्वेष करायचे बाजी घोरपडे हे शहाजीराजांचे पक्के वैरी होते सन सोळाशे तीसच्या आसपास शहाजीराजांनी मूर्तजा निजामशहाला मांडीवर घेऊन दख्खनला स्वतंत्र करण्यासाठी हाक दिली आणि वल्लभसिंह राजे शहाजीराजेंना येऊन मिळाले वल्लभसिंह राजे घोरपडे शेवटपर्यंत शहाजीराजांसोबत एकनिष्ठ राहिले वल्लभसिंहांची मुलं बहिरजी आणि म्हाळूजीराजे राजे हेही राजांच्या सेवेत होते वल्लभसिंह घोरपडे आणि त्यांचे पुत्र राजे घोरपडे हे राजांचे अत्यंत विश्वासू आणि जवळची माणसं होती नंतर जेव्हा शहाजीराजांनी विजापूरच्या आदिलशहाची चाकरी पत्करली आणि ते कर्नाटकात गेले तेव्हा त्यांच्या सोबत वल्लभसिंह राजे आणि म्हाळूजी राजेही गेले जेव्हा पंधरा सोळा वर्षांच्या शिवबांनी पुणे प्रांतात स्वराज्य स्थापन करायला घेतलं तेव्हा शिवबांच्या सोबत मुत्सद्दी शूर निष्ठावान आणि पराक्रमी माणसं पाहिजेत म्हणून शहाजीराजांनी राजे घोरपडे यांना सोळाशे पंचेचाळीसच्या सुमारास शिवाजी महाराजांकडे पाठवलं शिवाजी महाराजांच्या रक्षणाची आणि स्वराज्याच्या देखरेखीची जबाबदारी शहाजी माळोजी राजेंना सोपवली होती राजेंनी आपल्या देहात प्राण असेपर्यंत ती जबाबदारी शेवटपर्यंत निभावली छत्रपती संभाजी महाराजांचं रक्षण करता करता राजांनी स्वतःचा देह संगमेश्वर इथं ठेवला मित्रांनो हंबीरराव मोहितेनंतर स्वराज्याचे सेनापती झालेले माळोजीराजे घोरपडे जे संताजींचे पिता होते त्यांच्याबद्दल दुर्दैवानं इतिहासाला फार कमी माहिती आहे त्यांचा उल्लेख अत्यंत तुरळकपणे काही कादंबऱ्यात आणि बखरीत संभाजी महाराजांच्या पन्हाळ्यावर असताना सोळाशे ऐंशी एक्क्याऐंशी सालचा आणि नंतरचा उल्लेख हा संगमेश्वरला झालेल्या सोळाशे एकोणनव्वदच्या लढाईचा येतो कापशीकर सेनापती घोरपडे घराण्याच्या कैपैतीत असं म्हटलं आहे की मूळ पुरुष माळोजीराजे घोरपडे व शककर्ते शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले बादशाहीत सरदार होते हिंदू धर्माच्या कामात पादशाहीत विकल्प आलेवरून माळोजीराजे व शककर्ते शिवाजीराजे यांचे हिंदू धर्म संस्थापन करण्याबद्दल एकमत होऊन बेलभंडार परस्पर देऊन तह झाला तेथून बादशाहचे हुकमतीत न चालता राज्यादी वृद्धीस आरंभ करून प्रांत काबीज करत चालले तेव्हा मराठी फौजेचा बंदोबस्त करण्याबद्दल पादशाहाकडून मुसलमान सरदार येऊन त्याचबरोबर किती एक युद्ध प्रसंग जाहले त्यात दिवसे दिवस मराठी फौजेस जय प्राप्त जाहला हिंदूराव घोरपडे गजेंद्र गडकर घराण्याच्या कैफियतीत असा उल्लेख आहे बादशाह तख्त मोडकळीस आल्यासमयी माळोजीराव घोरपडे व शककर्ते श्री मनमहाराज शिवछत्रपती यांचा ऋणानुबंध घडवून जे आपले राज्य स्थापने मदती मदतीबद्दल चाकरीस ठेवले व परम विश्वासाने माळोजीराव घोरपळे यांना हरेक कामात किती एक प्रसंगी मर्दुमुखची मेहनत व मशागत तलवारीने करून बादशाही फौजा पराभविल्या त्याचवरून महाराज बहुत संतोषी होऊन राज्य बे राज्ये आपल्या राज्यात माळोजीस मोठे योग्यतेस आणले यावरून असं स्पष्ट होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक मोहिमांमध्ये राजे घोरपडे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता पण पुरेशी साधनं उपलब्ध नसल्यामुळं पण पुरेसे ऐतिहासिक पुरावे आज उपलब्ध नसल्यामुळं त्यांच्या निश्चित सहभागाबद्दल इतिहासाला फारसं माहीत नाही स्वराज्याचं दौलतीचं रक्षण करण्यासाठी जी काही निष्ठावंत मंडळी प्रकाश जोतात न राहता पाठीमागं थांबून रात्रंदिवस झटत होते त्यामध्ये म्हाळोजीराजे घोरपडे होते ते शिवाजी महाराजांचे एक प्रमुख लष्करी नीतीकार होते म्हाळोजीराजे घोरपडेंवर दौलतीतल्या अंतर्गत बाबींवर लक्ष ठेवणे आणि त्याची काळजी घेणे ही जबाबदारी महाराजांनी सोपवली होती छत्रपती शिवाजी महाराजांना म्हाळोजीराजे घोरपडेंवर इतका विश्वास होता की त्यांनी वडिलकीच्या नात्यानं त्यांना शंभूराजेंवर लक्ष द्या असा आदेश दिला होता त्याबद्दल एक अस्सल सनदही आता उपलब्ध आहे त्या सनदीत असा उल्लेख आहे की श्री शिव छत्रपती शककर्ते महाराज यांनी राज्यास प्रारंभ केला त्या समयी घोरपडे यांचा पुरुष महालोजी हे छत्रपती पाशी पाचशे स्वारांशी चाकरीच राहिले काही दिवसांनी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज हे पन्हाळ्यावर होते महालोजी घोरपडे या स्वारांसुद्धा पन्हाळ्यास छत्रपतींनी पन्हाळा किल्ल्याचे सरनोबती देऊन संभाजी महाराज याच पाशी ठेवले पुढे शिवाजी महाराज यांचा रायगडी काळ जाहला नंतर संभाजी महाराज यांनी महाळोजी बुवा घोरपडे पन्हाळ्यावर ठेवून आपण रायगडास गेले मित्रांनो वरील उल्लेखावरून असं स्पष्ट होतं की शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत पन्हाळ्यासारख्या महत्वाच्या किल्ल्याची सरनौबती राजेंना दिली होती आणि त्यासोबतच वडीलकीच्या नात्यानं त्यांनी संभाजी महाराजांवर देखरेख करावी अशी ही खास कामगिरी शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर सोपवलेली होती हंसाजी उर्फ हंबीरराव मोहितेंना आलेल्या वीरगतीमुळे सोळाशे सत्याऐंशी साली स्वराज्यातल्या मधल्या फळीच्या नेतृत्वाची जी पोकळी झाली होती ती राजे घोरपडेंनी भरून काढली सोळाशे साली बंडखोर झालेल्या शिर्के राजेंच्या विरुद्धच्या मोहिमेचं नेतृत्व म्हाळूजी राजेच करत होते आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वराज्याच्या सेवेत वाहिलं आपला देह ज्यांनी संभाजी महाराजांचं रक्षण करता करता संगमेश्वर इथं ठेवला त्या महान राजे घोरपड्यांना माझा मानाचा मुजरा मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद